रामकृष्ण गोविंद एक पती पत्नी असतात त्यांना मुलगा नसतो त्याचं दुःख असतं मी तुम्हाला कथा किंवा ही सत्यकथा अत्यंत संक्षिप्तात सांगणार आहे हेतू आहे मुद्दा पटवून देणं त्यामुळं तुम्ही त्याच्या विवरणात फार विस्तार करण्याची अपेक्षा ठेवू नका तर त्यांना मुलगा नसतो त्यामुळं ते दोघ जण माहूरच्या देवीला नवस बोलतात की आम्हाला मुलगा झाला तर तो घेऊन आम्ही येऊन तुझी पूजा करून तुला नैवेद्य दाखवू अशा प्रकारे नवस बोलतात आता त्या पतीपत्नीना मुलगा होतो आनंद होतो आता प्रश्न असा आहे की नवस फेडीचा आता काय होतं काही काही व्यावहारिक कौटुंबिक अडचणीमुळं तो नवस फेडायला त्यांना जवळजवळ बारा वर्ष लागतात बारा वर्षांनी मात्र योग येतो आणि ते पती पत्नी मुलगा माहूरगडावरती देवीच्या दर्शनाला जातात दर्शन घेतात पूजा करतात प्रसन्न चित्ताने आणि ती पत्नी तिथे स्वयंपाक करते आणि आता देवीला नैवेद्य दाखवायचा तर ती त्या आपल्या बारा वर्षाच्या मुलाला म्हणते जा नैवेद्य दाखवायला जवळच्या जंगलातून पळसाची पानं घेऊन ये पळसाची पानं आता तो मुलगा बारा वर्षाचा जातो जंगलात जातो हिंता हिंता त्याला एक पळसाचं झाड दिसतं त्या झाडावरती तो चढायला लागतो चढतो थोडस तेवढ्यात त्याची नजर झाडाखाली बसलेल्या एका संतांच्याकडे जाते एका सत्पुरुषाकडे जाते सत्पुरुषाची पण नजर त्या मुलावरती पडते दृष्टा दृष्ट होते आणि जे काय व्हायचं ते होतं थांबू इथे आता इकडे ते पती पत्नी त्या मुलाची वाट बघतात येईल येईल येईल बराच वेळ जातो तो मुलगा काही परत येत नाही एक दिवस दोन दिवस आठ दिवस ते सगळ्या जंगलात त्या मुलाचा शोध घेतात इतरांच्या मदतीने घेतात मुलगा काही सापडत नाही दुःखी अंतकरणाने ते पती पत्नी परत आपल्या गावाला जातात गावाला गेल्यानंतर काही दिवसानंतर हळूहळू कालानुसार त्यांचे ते दुःख हळूहळू विरत जात काही दिवसानंतर ती पत्नी परत गर्भवती राहते तिला दुसरा मुलगा होतो या दुसरा मुलगा झाल्यानंतर त्या पतीपत्नीला आठवण येते की आपण नवस बोललो होतो जरी पहिला मुलगा असेल दुसरा मुलगा असेल पण मुलगा झाल्यानंतर दर्शनाला येऊन पूजा करून नैवेद्य दाखवू असं आपण नैवेद्य नवस बोललो होतो म्हणून ते पती पत्नी परत माहूरगडावर जातात दर्शन घेतात पूजा करतात आणि आता प्रसाद दाखवायच्या वेळेला साठी ती पत्नी ती माता स्वयंपाक तयार करते आणि मुलाला आता सांगणार त्या दुसऱ्या मुलाला सांगणार की जा रे पळसाची पानं घेऊन ये परंतु असं सांगण्यापूर्वी तो पहिला मुलगा बारा वर्षी जो हर वर्षापूर्वी जो हरवलेला होता तो पळत पळत पळसाची तीन पानं घेऊन येतो आणि आईला म्हणतो आई अगं मला थोडा यायला उशीर झाला तो मुलगा बारा वर्षापूर्वी जसा जेवढा ज्या बुद्धिमत्तेचा ज्या शरीर प्रकृतीचा होता तसाच तो आत्ता होता आणि तो पानं पळसाची घेऊन आला आणि त्याने का उशीर झाला म्हणून विचारल्यानंतर उशीर झाला म्हणजे त्या मुलाला वाटला आपल्याला एक अर्धा तास उशीर झाला असेल पण आई वडिलांनी उशीर झाला म्हणजे अरे तुला बारा वर्ष लागली कौसात तर तुला एवढा उशीर का लागला तर तो मुलगा म्हणाला की माझी एका संतांच्या वरती दृष्टी पडली संतांच्या पण माझ्यावर दृष्टी पडली आणि यामध्ये वेळ गेला आता संतांची दृष्टिक्षेपामुळं तो मुलगा कालातीत झाला कालातीत काळाच्या अतीत संतांच्या केवळ कृपादृष्टीने हे घडू शकतो आणि टेंबे स्वामी महाराज म्हणालेले आहेत ही सत्य घटना आहे आता तुम्ही विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा आणि माझं एक नेहमी मत आहे नेहमी मत आहे माझ्या बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या जे बाहेर आहे ते असत्यच आहे का हो असंभवनीयच आहे का हो अतर्क्य आहे का हो पूर्वी मला सांगा एक पन्नास पाऊनशे शंभर वर्षापूर्वी शंभर धरा ऑस्ट्रेलियामध्ये चालणारी क्रिकेट मॅच लाईव्ह बघायला मिळत होती का मिळत होती नाही ती कल्पना तरी सहन करू शकलो असतो का पण होतो का त्यावेळेला आपल्याला ही कल्पना अतर्क्य असंभवनीय अशक्य वाटत होती कारण त्या वेळेला ती आपल्या बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेर होती आज ती बुद्धिमत्तेच्या कक्षेत आली आज माझ्या बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरची गोष्ट म्हणजे प्रवासा प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणे हे मला अशक्य आहे अतर्क्य आहे असंभवनीय आहे पण आज दोन हजार अठरा साली कदाचित नव्हे पण मी वाचलेलं आहे मी वाचलेलं आहे शास्त्रज्ञ अशा अंतराळ यानाच्या शोधात आहेत त्यांना अडचणी समजलेल्या आहेत <coughs> अडचणी समजलेल्या आहेत की या अडचणी दूर जर केल्या तर मी प्रवासाच्या वेगाने प्रवास प्रवास करू शकतो प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकतो आता त्या अडचणी दूर व्हायला वीस पंचवीस तीस वर्षे लागतील परंतु त्यांना खात्री आहे की आपण हे साध्य करू शकतो हवेतल्या हवेतच अंतराळ यानात अंतराळातच इंधन घ्यायचं इथून इंधन न्यायची जरुरीच नाही पृथ्वीवरून पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाण्या एवढं गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाण्या एवढं इंधन घ्यायचं बस बाकी तिथून पुढचा प्रवासाला अंतराळातलंच इंधन गोळा करायचं आणि त्यामुळं त्याचं नाव मी विसरलो त्या अंतराळ यानाला त्यांनी काहीतरी नाव ठेवले तो गौण आहे भा हे जसं माझ्या आज बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचं आहे तसं कालातीत होणं देशातीत होणं देहाच्या अतीत होणं हे माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे परंतु ते अतर्क्य नाही अशक्य नाही संभवनीय नाही तर इथं म्हटलेलं आहे योग्यांनी लोकांचा या लोकांचा त्याग करण्याची इच्छा करील तेव्हा त्याने देश व काराला मनात थारा देऊ नये सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून हे एक वेळ मला जमेल प्राणांना जिंकून कदाचित हे जमेल मनाने इंद्रियांचा संयम करावा कठीण आहे खूप पण जमू शकेन पुढं म्हटलेलं आहे दोन दोन सोळा त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे नंतर अंतरात्म्याला परमात्मामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे त्यानंतर त्याच्याही साठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही काय म्हटलेलं आहे क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञामध्ये लीन झाल्यानंतर अंतरात्म्यामध्ये लीन व्हावं आणि अंतरात्म्यामध्ये लीन झाल्यानंतर परमात्म्यामध्ये लीन व्हावं आता हे इच्छेने स्वेच्छेने मला शक्य आहे का हठयोगात प्रक्रिया आहे तेही परत तुम्हाला सांगतो तेही वर्णन या धर्मयज्ञ मासिकात धर्मयज्ञ मासिकात योग तारावली म्हणून एक लेखमाला चालू आहे आणि ती लेखमाला ही शंकराचार्यांच्या आद्य शंकराचार्यांच्या स्वानुभवावर आधारित आहे आणि शंकराचार्य म्हणतात या क्रियायोगाच्या सहाय्याने मी स्वतः सहा महिन्यात मुक्ती मिळवलेली आहे तुम्ही सुद्धा मिळवू शकता तुम्ही असं त्यांनी म्हटलेलं आहे आद्य शंकराचार्यांनी त्यामुळं आद्य शंकराचार्य या मुक्तीला अधिकारी होते त्यांनी ती मिळवली त्याने आपल्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये आणि अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून शांतिमय अवस्थेत ज्याला गीतेत दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात एशा ब्राह्मी स्थिती पार्थ ब्राह्मी स्थिती म्हटलेलं आहे समजलं ही दोन दोन सोळा स्कंद दुसरा अध्याय दुसरा श्लोक पंधरा आणि सोळा मध्ये जे सांगितलेलं आहे ती सद्यो मुक्ती ताबडतोब वेळ नाही बस बसलं आणि याला उदाहरण आहे उदाहरण आहे तुम्ही कल्पना नाही करू शकत मी कल्पना नाही करू शकत पण अशक्य आहे असं नव्हे असं नव्हे आता तुम्हाला मी वाचून दाखवतो बघा पटतो का पटत का म्हणण्यापेक्षा चौथ्या स्कंधामध्ये जिथे दक्षाच, दक्ष प्रजापती आणि त्याची मुलगी सती आणि भगवान शंकर यांच्याबद्दलचा इतिहास आहे मी दक्षाची मुलगी म्हणवून घेऊ शकत नाही इच्छा नाही माझी दाक्षायणी इतका त्या भगवान शंकरांचा दक्षाने अपमान केल्यानंतर सतीला क्रोध झाला आणि त्या क्रोधाच्या भरात तिने आपल्या वडिलांची निर्भत्सना केली आणि म्हणाली की मी ज्या देहाला दाक्षायणी म्हटलं जातो तो दक्षाच्या मुलीचा देह मी ठेवू इच्छित नाही आणि असं म्हणून तिने योमग मार्गात ती प्रविष्ट झाली तिने आसन स्थिर करून प्राणायामाने प्राण आणि अपानाला एक रूप करून नाभी चक्रामध्ये स्थिर केले नंतर उदान वायूला नाभी चक्रातून वर आणून हळूहळू बुद्धीसह हृदयात स्थापन केले त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयस्थित वायूला कंठमार्गाने भ्रुकुटीच्या मध्ये आणले सतीने इतर विषय सोडून दिले त्यामुळे सर्वथा निर्दोष झालेल्या तिचे शरीर ताबडतोब योगाग्नीने जळून गेले स्कंद चौथा अध्याय पाचवा श्लोक पंचवीस आणि सत्तावीस सद्यो मुक्ती बसली स्थानस्थ प्रक्रिया केली देहत्याग आणि परमात्म्यात लीन झाली अंतरात्म्यात लीन झाली हे सतीनं केलं त्या काळात आजच्या काळात म्हटलं तसं त्या योगी पुरुषांनी त्या बारा वर्षाच्या मुलावरती नजर टाकली आणि तो कालातीत झाला देशातीत झाला परंतु परत तो आला काय जी प्रक्रिया त्यांनी केली तेवढ्या वेळापुरता तो कालाच्या पलीकडे अतीत झाला सद्योमुक्ती ताबडतोब मुक्ती बस वेळ नाही हा झाला एक सद्योमुक्तीचा भाग आता पुढे सांगितलेलं आहे की ज्याला सद्योमुक्ती शक्य नाही त्याला क्रममुक्ती क्रम म्हणजे क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत चढत मुक्तीपर्यंत जायचं मग ही क्रममुक्ती कशी आहे काय आहे याच्याबद्दलचं विवेचन आपण पुढच्या प्रवचनात बघू रामकृष्ण